Lesson to the lesson number 6. ही चित्र पहा इकडे एक चित्र आहे हे झाड आहे ही पानं आहेत आणि ही फुलं आहेत हे एक फूल आहे ही दहा फुलं आहेत ते चित्र पहा ती गाय आहे आणि ती वासर आहेत ती बकरी आहेत आणि ती कोकर आहेत ही टोपली पहा ह्या भाज्या आहेत ही कारली आहेत ही वांगी आहेत आणि ही लिंब आहेत ही फळं पहा ही केळी आहेत ही संत्री आहेत आणि ही अंजीर आहेत सुमन फळ पहा अजित फळ खा लिसन अँड रिपीट ही चित्र पहा ही चित्र पहा इकडे एक चित्र आहे इकडे एक चित्र आहे हे झाड आहे हे झाड आहे ही पानं आहेत ही पानं आहेत आणि ही फुलं आहेत आणि ही फुलं आहेत हे एक फूल आहे हे एक फूल आहे ही दहा फुलं आहेत ही दहा फुलं आहेत ते चित्र पहा ते चित्र पहा ती गाय आहे ती गाय आहे आणि ती वासर आहेत आणि ती वासर आहेत ती बकरी आहे ती बकरी आहे आणि ती कोकर आहेत आणि ती कोकर आहेत ही टोपली पहा ही टोपली पहा ह्या भाज्या आहेत ह्या भाज्या आहेत ही कारली आहेत ही कारली आहेत ही वांगी आहेत ही वांगी आहेत आणि ही लिंब आहेत आणि ही लिंब आहेत ही फळं पहा ही फळं पहा ही केळी आहेत ही केळी आहेत ही संत्री आहेत ही संत्री आहेत आणि ही अंजीर आहेत आणि ही अंजीर आहेत सुमन फळ पहा सुमन फळ पहा अजित फळ खा अजित फळ खा ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल हे चित्र आहे हे चित्र आहे ही चित्र आहेत ही चित्र आहेत हे झाड आहे हे झाड आहे ही झाड आहेत ही झाड आहेत हे पान आहे हे पान आहे ही पान आहेत ही पान आहेत हे फूल आहे हे फूल आहे ही फुलं आहेत ही फुलं आहेत हे फळ आहे हे फळ आहे ही फळ आहेत ही फळ आहेत हे अंजीर आहे हे अंजीर आहे ही अंजीर आहेत ही अंजीर आहेत हे कारल आहे हे कारल आहे ही कारली आहेत ही कारली आहेत हे वांग आहे हे वांग आहे ही वांगी आहेत ही वांगी आहेत हे केळ आहे हे केळ आहे ही केळी आहेत ही केळी आहेत ते वासरू आहे ते वासरू आहे ती वासर आहेत ती वासर आहेत ते कोकरू आहे ते कोकरू आहे ती कोकर आहेत ती कोकर आहेत हे लिंबू आहे हे लिंबू आहे ही लिंब आहेत ही लिंब आहेत हे चित्र ही चित्र हे चित्र ही चित्र ते चित्र ती चित्र ते चित्र ती चित्र हे झाड ही झाड हे झाड ही झाड ते झाड ती झाड ते झाड ती झाड हे पान ही पान हे पान ही पान ते पान ते पान ते पान ती पान हे फूल ही फुलं हे फूल ही फुलं ते फूल ती फुलं ते फूल ती फुलं हे फल ही फळ हे फळ ही फळ ते फळ ती फळ ते फळ ती फळ हे अंजीर ही अंजीर हे अंजीर ही अंजीर ते अंजीर ती अंजीर ते अंजीर ती अंजीर हे कारलं ही कारली हे कारल ही कारली ते कारल ती कारली ते कारलं ती कारली हे वांग ही वांगी हे वांग ही वांगी ते वांग ती वांगी ते वांग ती वांगी हे केळ ही केळी हे केळ ही केळी ते केळ ती केळी ते केळ ती केळी हे वासरू ही वासर हे वासरू ही वासर ते वासरू ती वासर ते वासरू ती वासर हे कोकरू ही कोकर हे कोकरू ही कोकर ते कोकरू ती कोकर ते कोकरू ती कोकर हे लिंबू ही लिंब हे लिंबू ही लिंब ते लिंबू ती लिंब ते लिंबू ती लिंब ही पान आहेत ही पान आहेत हे एक पान आहे हे एक पान आहे ही दोन पान आहेत ही दोन पान आहेत हे पान हे पान ही पान ही पान एक पान एक पान दोन पान दोन पान ती बटन आहेत ती बटन आहेत ते एक बटन आहे ते एक बटन आहे ती तीन बटन आहेत ती तीन बटन आहेत ते बटन ते बटन ती बटन ती बटन एक बटन एक बटन तीन बटन तीन बटन ही नाणी आहेत ही नाणी आहेत हे एक नाणं आहे हे एक नाणं आहे ही चार नाणी आहेत ही चार नाणी आहेत हे नाण हे नाण ही नाणी ही नाणी एक नाण एक नाण चार नाणी चार नाणी ती मोसंबी आहेत ती मोसंबी आहेत ते एक मोसंब आहे ते एक मोसंब आहे ती पाच मोसंबी आहेत ती पाच मोसंबी आहेत ते मोसंब ते मोसंब ती मोसंबी ती मोसंबी एक मोसंब एक मोसंब पाच मोसंबी पाच मोसंबी हे पाणी आहे हे पाणी आहे ते पाणी आहे ते पाणी आहे हे दही आहे हे दही आहे ते दही आहे ते दही आहे हे लोणी आहे हे लोणी आहे ते लोणी आहे ते लोणी आहे ही लिंब आहेत ही लिंब आहेत हे एक लिंबू आहे हे एक लिंबू आहे ही सहा लिंब आहेत ही सहा लिंब आहेत हे लिंबू हे लिंबू ही लिंब ही लिंब एक लिंबू एक लिंबू सहा लिंब सहा लिंब ती पाखर आहेत ती पाखर आहेत ते एक पाखरू आहे ते एक पाखरू आहे ती सात पाखर आहेत ती सात पाखर आहेत ते पाखरू ते पाखरू ती पाखर ती पाखर एक पाखरू एक पाखरू सात पाखर सात पाखर ही जुव आहेत ही जुव आहेत हे एक जू आहे हे एक जू आहे ही दोन जुव आहेत ही दोन जुव आहेत हे जू हे जू ही जुव ही जुव एक जू एक जू दोन जुव दोन जुव क्वेश्चन आन्सर ड्रिल हे काय आहे झाड हे झाड आहे ही झाड आहेत ते काय आहे केळ ते केळ आहे ती केळी आहेत हे काय आहे पाणी हे पाणी आहे ते काय आहे लिंबू ते लिंबू आहे ती लिंब आहेत हे काय आहे जू हे जू आहे ही जुव आहेत हे काय आहे हात हा हात आहे हे काय आहे हाथ हे हात आहेत हे काय आहे जीभ ही जीभ आहे हे काय आहे जिभा ह्या जिभा आहेत हे काय आहे बोट हे बोट आहे हे काय आहे बोट ही बोट आहेत ते काय आहे पंखा तो पंखा आहे ते काय आहे पंखे ते पंखे आहेत ते काय आहे शाळा ती शाळा आहे ते काय आहे शाळा त्या शाळा आहेत ते काय आहे केळ ते केळ आहे ते काय आहे केळी ती केळी आहेत हे काय आहे पक्षी हा पक्षी आहे हे काय आहे पक्षी हे पक्षी आहेत हे काय आहे चिमणी ही चिमणी आहे हे काय आहे चिमण्या ह्या चिमण्या आहेत हे काय आहे पाणी हे पाणी आहे ते काय आहे विंचू तो विंचू आहे ते काय आहे विंचू ते विंचू आहेत ते काय आहे चाळू ती साळू आहे ते काय आहे साळू त्या साळू आहेत ते काय आहे वासरू ते वासरू आहे ते काय आहे वासर ती वासर आहेत हे काय आहे फोटो हा फोटो आहे हे काय आहे फोटो हे फोटो आहेत सबस्टिट्यूशन ड्रिल सबस्टिट्यूट पुस्तक with the plural forms of the nouns given below ती चार पुस्तक आहेत कोकरू ती चार कोकर आहेत पान ती चार पान आहेत नाण ती चार नाणी आहेत चित्र ती चार चित्र आहेत पिल्लू ती चार पिल्ल आहेत अंड ती चार अंडी आहेत वासरू ती चार वासर आहेत पाकिट ती चार पाकिट आहेत फूल, ती चार फुलं आहेत मोसंब ती चार मोसंबी आहेत सबस्टिट्यूट एक with the given number making necessary changes in the sentences हे एक झाड आहे बावीस ही बावीस झाड आहेत तेरा ही तेरा झाड आहेत दहा ही दहा झाड आहेत पंचवीस ही पंचवीस झाड आहेत वीस ही वीस झाड आहेत ते एक अंड आहे सहा ती सहा अंडी आहेत नऊ ती नऊ अंडी आहेत बारा ती बारा अंडी आहेत अठरा ती अठरा अंडी आहेत चोवीस ती चोवीस अंडी आहेत हे एक गळू आहे तीन ही तीन गळव आहेत तीस ही तीस गळव आहेत सव्वीस ही सव्वीस गळव आहेत एकवीस ही एकवीस गळव आहेत अकरा ही अकरा गळव आहेत singular plural drill turn the following sentences into the plural हे हार्ड आहे ही हाड आहेत हे पान आहे ही पान आहेत हे खोक आहे ही खोकी आहेत हे संत्र आहे ही संत्री आहेत हे पिल्लू आहे ही पिल्ल आहेत ते पुस्तक आहे ती पुस्तक आहेत ते बटण आहे ती बटण आहेत ते घड्याळ आहे ती घड्याळ आहेत ते अंड आहे ती अंडी आहेत ते कोकरू आहे ती कोकर आहेत ते जू आहे ती जुव आहेत ते गळू आहे ती गळव आहेत Turn the following sentences into the singular. ती कुलप आहेत ते कुलूप आहे ही दार आहेत हे दार आहे ती मोसंबी आहेत ते मोसंब आहे ही टेबल आहेत हे टेबल आहे ती वासर आहेत ते वासरू आहे ही बोट आहेत हे बोट आहे ती केळी आहेत ते केळ आहे ही लिंब आहेत हे लिंबू आहे ती नख आहेत ते नख आहे ही माकड आहेत हे माकड आहे ती फळ आहेत ते फळ आहे ही पाखर आहेत हे पाखरू आहे ती खोकी आहेत ते खोक आहे ही पाती आहेत हे पात आहे listen to the conversation Sumitra हे काय आहे ही फुलं आहेत माया ते काय आहे ती वांगी आहेत विलास हे काय आहे हे पाणी आहे अर्जुन ते काय आहे ती पाखर आहेत नलिनी हे काय आहे हे नाक आहे मीना तिकडे काय आहे तिकडे दोन स्टूल आहेत चार खुर्च्या आहेत एक फळा आहे आणि दोन नकाशे आहेत बरोबर आता इकडे पहा सुहास इकडे काय आहे इकडे चार कपाट आहेत दोन टेबल आहेत दोन खोकी आहेत आणि एक कॅलेंडर आहे आता हे दार पहा हे दार आहे ही कडी आहे हे कुलूप आहे ही किल्ली आहे